บุ๊กทูสามสิบหกชัตติสชัตติสการขนส่งมวลชน สา र ् व ज न ि क परिवहन สา र ् व ज न ि क परिवहन ป้ายรถโดยสารอยู่ที่ไหนคะบัสทัมบาคุเทียเฮ บัสทามบักุที่อาเฮรถเมคันไหนไปกลางเมืองคะคุณที่บัสชหรัตจาเตคุณที่บัสชหรัตจาเตดิฉันต้องไปสายไหนคะมีคุณที่บัสปักดลีไปเจมีคุณที่บัสปักดลีไปเจดิฉันต้องต่อรถไหมคะ मला बस बदली करावी लागेल का मला बस बदली करावी लागेल का ดิฉันต้องต่อรถที่ไหนคะ कोणत्या थांब्यावर मला बस बदली करावी लागेल कोणत्या थांब्यावर मला बस बदली करावी लागेल ตั๋วรถราคาเท่าไหร่คะ तिकिटाला किती पैसे पडतात तिकिटाला किती पैसे पडतात กี่ป้ายก่อนจะถึงกลางเมืองคะ शहरात पोहोचेपर्यंत किती थांबे आहेत शहरात पोचेपर्यंत किती थांबे आहेत คุณต้องลงรถที่นี่ค่ะ आपण इथे उतरले पाहिजे आपण इथे उतरलं पाहिजे คุณต้องลงข้างหลังค่ะ आपण बसच्या मागच्या दाराने उतरावे आपण बसच्या मागच्या दाराने उतरावं खा पुढची भुयारी ट्रेन पाच मिनिटात आहे पुढची भुयारी ट्रेन पाच मिनिटात आहे อีกสิบนาที खा पुढची ट्राम दहा मिनिटात आहे पुढची ट्रॅम दहा मिनिटात आहे อีกสิบห้านาที รถเมล์คันต่อไปจะมาค่ะ पुढची बस पंधरा मिनिटात आहे पुढची बस पंधरा मिनिटात आहे รถไฟใต้ดินเที่ยวสุดท้ายเมื่อไหร่คะ शेवटची भुयारी ट्रेन किती वाजता सुटते शेवटची भुयारी ट्रेन किती वाजता सुटते รถรางเที่ยวสุดท้ายเมื่อไหร่คะ शेवटची ट्राम कधी आहे शेवटची ट्रॅम कधी आहे รถเมล์เที่ยวสุดท้ายเมื่อไหร่คะ शेवटची बस कधी आहे शेवटची बस कधी आहे คุณมีตั๋วรถไหมคะ आपल्याजवळ तिकीट आहे का आपल्याजवळ तिकीट आहे का ตั๋วรถหรือ ไม่มี ดิฉันไม่มีตั๋วรถค่ะ तिकीट नाही माझ्याजवळ नाही तिकीट नाही माझ्याजवळ नाही งั้นคุณต้องเสียค่าปรับค่ะ तर आपल्याला दंड भरावा लागेल तर आपल्याला दंड भरावा लागेल